श्रीराम समर्थ पंचिका सहावी समास तिसरा मिथ्यात्व विवेचन सर्वाची मिथ्या म्हणजे बाधा म्हणून प्रतीती आली नाही तर सर्व ब्रह्माशी ऐक्य पावणे कठीण आहे द्वैताची निशेषहानी होईल तेव्हाच अद्वैताची प्राप्ती होते बाधा म्हणजे मिथ्याज्ञान होय मिथ्याज्ञान म्हणजे सत्यत्वाच्या विचाराचा नाश मिथ्याज्ञान संपूर्णपणे नाहीसे व्हावे असे म्हणावे तर श्रुतीला म्हणजे वेदाला विरोध येतो श्रुतीमध्ये प्रपंचाचे वर्णन आढळते तेव्हा मिथ्याज्ञान संपूर्णपणे नष्ट व्हावे असे म्हटल्याने श्रुती श्रुतीविरोध येतो ज्ञानाने मिथ्या म्हणून ओळखले तरी ज्ञानाने मिथ्या म्हणून ओळखले तरी पुरेसं होईल मग त्यानंतर खुशाल दिसेना का परंतु मिथ्यात्वाचे वर्म मात्र समजून घ्यावे तोंडाने प्रपंच मिथ्या म्हणून बोलत राहायचे पण कोणी अनुभव विचारला तर लाजीरवाणी अवस्था व्हावी अशा ढोबळ दृष्टीने पाहणे उपयोगाचे नाही एकदा दोरीचे दोरी पण ओळखले की सापाची गोष्ट उरतच नाही त्याप्रमाणे स्वतःच्या अनुभवाने ब्रह्माची ओळख पटली की बाकीचे सर्व मिथ्या आहे असे न म्हणता देखील सहजच मिथ्या ठरतात जगाचे जग पण म्हणजे काय हे स्वानुभवानेच कळले पाहिजे संपूर्ण जगच कशामुळे जोड भासते एक दिसते एक भासते एक चंचल आहे एक जड आहे हे कळते पण ते सत्य आहे ते मिथ्या आहे हे कसे काय दिसते घटाला माती वाचून वेगळे सत्यत्व नाही त्याप्रमाणे अस्थि भाती म्हणजे असणे भासणे या वाचून जगाला दुसरे रूप नाही कारण त्याच्या असण्यामुळे ते असते त्याच्या प्रकाशण्याने ते दिसते त्याच्यामुळेच हे सर्व भासते असे श्रुतीचेच वचन आहे श्रुती युक्ती आणि अनुभव या मार्गांनी जगाला वेगळे स्वतंत्र अस्तित्व नाही जग म्हणजे रूप क्रिया आणि नाव हेच असून त्याशिवाय चौथे काही नाही स्थूल उदर म्हणजे पोट लहान कंठ आणि विशिष्ट आकार घट हे नाव आणि पाणी साठवणे हा व्यापार म्हणजे क्रिया या तीन गुणांनी घट बनतो रूप नाव आणि क्रिया या तिन्ही प्रकारात मृत्तिका हे एकच सत्य आहे त्याप्रमाणे जडाचा आकार त्याचे जे तिसते ते रूप आणि ओळखीकरता ठेवलेली अनेक नावे तिसरा त्याचा होणारा व्यवहार म्हणजे खरेदी विक्री पाणी इत्यादीची साठवण घडला की त्याचे क्रियात्व स्पष्ट होते अशा प्रकारे रूप नाम आणि क्रिया यांनी घट वेगळा वाटत असला तरी या तिन्हींनी त्याचे अस्ति म्हणजे आहे भाती म्हणजे दिसतो आणि प्रियत्व म्हणजे तो उपयोगी आहे हीच लक्षणे स्पष्ट होतात अगदी न कळत घट हातात घेतला तरी हातात मृत्यिकाच येते त्याप्रमाणे जगाचे निरनिराळे व्यापार घडत असताना त्या सर्वांचे खरे स्वरूप अस्ति भाती प्रिय एवढेच असते सर्व जीवांचा व्यवहार नाम रूप आणि क्रियाने चालतो या संदर्भात बृहदारण्यकोपनिषदातील सप्तान्न खंडात म्हणजेच सप्तान्न ब्राह्मणात एक वचन आहे समष्टीरूप जीवाने सात धान्य निर्माण केले त्यापैकी तीन अन्ने स्वतःसाठी निर्माण केली ही सप्तान्ने कोणती तर ज्यांना सर्वसाधारण अन्न असे म्हणतात ती जव गहू साळी इत्यादी जी धान्ये ती मनुष्यासाठी निर्माण केली दुसरे दूध हे अन्न पशूंसाठी त्यांनी निर्माण केले आणि देवांच्यासाठी निर्माण केलेली अन्ने म्हणजे अमावस्या पौर्णिमा या तिथींना करावयाची दार्श पौर्णमास ही दोन श्राद्धे होत त्याने स्वतःसाठी प्राण वाणी आणि मन ही अन्न निर्माण केली या तिहींचे भोजन करताच तो सुखदुःखे भोगू लागतो अन्नापासून मन झाले प्राण्यापासून प्राण निर्माण झाले आणि तेजापासून वाणी निर्माण झाली असे छांदोग्य उपनिषदात सांगितले आहे नाम रूप आणि क्रिया यांनी युक्त अशा जगासाठी प्राण इत्यादी निर्माण केले यात विरोध येतो असे म्हणशील तर नीट ऐक वाणी म्हणजेच नाम होय मन हेच रूप होय आणि क्रिया म्हणजे प्राण होत हे वर्म येथे कळले पाहिजे अशा प्रकारे नाम रूप क्रिया यांच्याशी जीवाचा व्यवहार चालतो त्यांना अज्ञानामुळे सत्य मानून तो विरा विनाकारण कष्ट भोगतो तेव्हा नाम रूप क्रिया यांना वेगळे सत्यत्व असे कोणते आहे त्यांचा नीट विचार करून पाहिले तर अस्थिभाती हेच त्यामध्ये आढळेल एकदा त्यामधील अस्थिभाती ओळखले की नामरूप इत्यादी असत्य म्हणजे खोटी आहेत हे लक्षात येते अशा प्रकारे श्रुती म्हणजे वेद या जगाला बाधा म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणते जग हे सत्यच आहे असे म्हटल्यावर ब्रह्मलक्षण सिद्ध होत नाही आणि ब्रह्मलक्षण सिद्ध करू गेले तर जगाला आपोआप मिथ्यात्व येते श्रुती तर सर्वच ब्रह्म आहे असे म्हणते मग वरील मताला विरोध येत नाही काय या आक्षेपाचे उत्तर आता ऐका सर्व म्हणजे पुष्कळ ब्रह्म एकच आहे हे निश्चित आहे सर्व आणि एक या दोन शब्दात विरोध दिसत असल्यामुळे श्रुती सर्वाला मिथ्या ठरवते किंवा हे काही नाहीच असे श्रुती म्हणून श्रुती सर्वाचा निषेध करते जे काही आहे ते ब्रह्मच आहे आणि ते एकरूप आहे असे श्रुतीचे सांगणे आहे साधकांच्या मनातच बहुविधपणा घोळत असतो त्यासाठी हे बहुविधत्व सर्व ब्रह्मच आहे असेही श्रुती सांगते दोन्ही वचनांचा अभिप्राय एकच आहे सर्व मिथ्या आहे असे कळले तरच ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो मिथ्या सर्पाचा त्याग केल्यावरच दोरीचे ज्ञान होऊ शकते अखंड ब्रह्म जाणले की त्या ब्रह्मात सर्व ब्रह्मांड बुडून जाते आणि माया अज्ञान इत्यादीचे थोथांड वितळून जाते इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे मिथ्यात्व विवेचन प्रकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ